रामकृष्ण गोविंद भागवत प्रथमस्कंध नववा अध्याय आणि भीष्माचार्यांनी भगवंतांची अंतिम काळी स्तुती केलेल्या स्तोत्रातला शेवटचा श्लोक आपण बघितला त्या श्लोकाचा अर्थ एकदा परत बघू जसा एकच सूर्य अनेकांच्या ने अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपामध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात वास्तविक ते एकच आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेद भ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे भेद भ्रमाने या शब्दामध्ये मर्म आहे एक विचार करा नेहमी आता इथं सुद्धा सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे अनेक मातीच्या घटांमध्ये पाणी भरून ते घट सूर्यात ठेवल्यानंतर प्रत्येक घटात अनेक अनेक एक एक सूर्य दिसतो अशा अनेक घटात अनेक सूर्य दिसतात म्हणून सूर्य अनेक आहेत का आणि त्यातले ते घट ते घट जर फोडले फुटले तर त्यातलं पाणी वाहून गेल्यामुळं त्यातले सूर्य कुठे जातात त्या मूळ सूर्यात विलीन होतात असं म्हणायचं का का पहिल्यांदा दिसत होते तेच भासमान होते आता पुराणात नसलेलं उदाहरण घेऊ कारण त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती फुगा घ्या फुगा फुग्यात हवा भरा फुग्यातली हवा आणि बाहेरची हवा वेगळी आहे का त्या फुग्यावर नाव ठेवलं लिहिलं हा फुगा दिलीप आपटे हा फुगा परेश आपटे हा फुगा निलेश आपटे मग हे फुगे या फुग्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे का हो फुग्यातल्या वायूला सर्वत्र वायू जो पसरून राहिलेला आहे त्याचाच अभिन्न भाग म्हणजे त्या फुग्यातला वायू तो फुगा फुटला त्या फुग्यातल्या वायूच्या सभोवारचं आवरण गेलं की सगळा वायू एकच त्या वायूला तुम्ही फुग्याचं नाव दिलं तर ते हास्यास्पद नव्हे का सगळे वायू एकच तस प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत आणि त्या भगवंतांना त्या फुग्याला भगवंतांचं अस्तित्व असलेल्या तथाकथित फुग्याला मी म्हटलं दिलीप आपटे तो फुगा फुटला त्यातील भगवंत हे काय भगवंतांचा एक भाग कापून तयार करून तो काय माझ्या हृदयात घातलेला आहे का नाही भगवंतांचाच एक अविभाज्य अंग माझ्या हृदयात आहे तुमच्या हृदयात आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि ते भासमान आहे खरे मूळ भगवंत माझ्या हृदयात आहेत सर्वत्र परिपूर्णतेने भरून आहेत अशा त्या परिपूर्ण भरून असलेल्या भगवंतांच्या मध्ये माझ्यामधील भगवंत विलीन होणं हा एक मोठा दिव्य प्रसंग आहे या स्तोत्राबद्दल हा अनुभव ऐकून भीष्माचार्यांचं हे स्तोत्र ऐकून सूत काय म्हणतात कृष्ण एवं भगवती मनोवाग दृष्टीवृत्तीभी आत्मन्यात्मानमावेश्य श्वास उपारमत सूत म्हणाले अशा प्रकारे भीष्मानी आपले मन वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णामध्ये स्वतःला लीन करून घेतले त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले हा मोठा एक हृदयंगम प्रसन्न आहे बरं का प्रसंग आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत इथं म्हटले भीष्मानी आपले मन वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तीने हा झाला या अर्थातला श्लोकातला एक पहिला महत्वाचा भाग आणि दुसरा महत्वाचा भाग आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन केले आत्मस्वरूप म्हणजे भगवंत आहेत परंतु मी आहे देहरूपाने हा जो भेद भ्रम आहे तो काढून टाकला देह भेद की हृदयस्थ जनार्दनांशी म्हणजे आत्मस्वरूपाशी रूप होऊ शकतो मी आत्मस्वरूपाशी एकरूप नाही मी बाह्य स्वरूपाशी एकरूप आहे मन दृष्टी आणि वाणी यांच्या वृत्तीने आत्मस्वरूपाशी एकरूप झाले भीष्माचार्य आणि हा प्रसंग वरून देवादिदेव बघताय आणि त्यांनी भीष्माचार्यांच्या पार्थिव देहावर पुष्पवृष्टी केली दुदुंभी व दुंदुभी वाजवल्या त्यांचं स्वागत केलं काय प्रसंग असेल बघा हे हे अंतकाळी भगवंतांचं अशा प्रकारे स्मरण करून आत्मस्वरूपात विलीन होणं हे शक्य आहे थोडं जर सवय केली भगवंतांचं स्मरण करायची आणि भगवंतांचं कोणत्या प्रकारे कशा प्रकारे स्मरण करायचं ते स्तोत्र भीष्मांनी सांगितलेलं आहे स्वतः स्मरण करून आपल्यापुढं उदाहरण ठेवलेलं आहे आपण आपल्या दृष्टीने भगवंतांचं स्वरूप डोळ्यापुढं आणावं ते प्रसंग मनश्चक्षू पुढं आणावेत मनाला वाणीला आणि दृष्टीला भगवंतांच्यामध्ये लीन करावं थोड्या वेळापुरतं तरी का होईना मनानं कोणताही दुसरा विचार करू नये वाणीनं तर आपण स्तोत्र म्हणतोच आणि दृष्टीनं म्हणजे मनश्चक्षू समोर बस भगवंत अशा प्रकारे आपण जर हे स्तोत्र म्हणून भगवंतांची स्तुती केली तर हळूहळू आपल्याला तेवढा वेळ भगवंतांच्याशी भगवंतांच्या आत्मस्वरूपाशी हृदयस्थ जनार्दनाशी एकरूप होणं अशक्य नाही मी एकदा हे स्तोत्र परत म्हणतो सावकाश म्हणतो तुम्ही हे श्लोक हा स्तोत्र सतत ऐका त्या वर्णनाप्रमाणे मनश्चक्षू समोर भगवंतांचं वर्णन आणा विरोचित आणि त्यांचं ध्यान करा स्तोत्र मी परत म्हणतो पहिला अध्याय पहिला स्कंध नववा अध्याय आणि श्लोक बत्तीसच्या पुढे हे स्तोत्र आहे श्री भीष्म उवाच रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि स्वसुखमुपगते क्वचिद्विहर्तुम् प्रकृतिमुपेयुषियद्भवप्रवाहः त्रिभुवनकमनम् तमालवर्णम् रविकरगौरवराम्बरम् दधाने विजय विजयसखे रतिरस्तु मे वद्या युधितुरगरजो विधूम्रविश्व मम निशितशरैर्विभिद्यमान त्वचि कवचेस्तु कृष्ण आत्मा सपदि सखि वचो निशम्य मध्ये स्थितवती निवेश्य स्थितवति परसैनिकायुरक्ष्णा हृतवति पार्थसखे रतिर्ममास्तु पृतना मुखं निरीक्ष स्वजनवधाद्विमुखस्य दोषबुद्ध्या कुमतिमहरदात्मविद्यया यः चरणरतिः परमस्य तस्य मेस्तु स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञाम् ऋतमधिकर्तृमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणोऽभ्ययाच्चलद्गुर् हरिदिवहं तुमिभं गतोत्तरीया शितविशिखहतो परिप्लुत क्षतजपरिप्लुत नो मे प्रसभमभिससारमद्वधार्थम् स भवतु मे भगवान् गतिर्मुकुन्दः कुटुंब आत्तोत्रे यरश्मिनि तच्छ्रिये क्षणीये भगवतिरतिरस्तु मे मुमूर्षोर्यमिह विलास गताः प्रणय निरीक्षण प्रणयनिरीक्षणकल्पितो रुमानाः कृतमनुकृतवत्य उन्मदान्धाः प्रकृतिमगन् किल यस्य गोपवध्वा मुनिगणनृपवर्यसङ्कुलेन्तः सदसि युधिष्ठिरराजसूय एषाम् अर्हणमुपपेदयीक्षणीयो मम दृशिगोचर एष आविरात्मा शरीर शरीरभाजाम् हृदि रुधि प्रतिदृशमिव नैकधार्कमेकम् समधिगतोऽस्मि विधूतभेदमोहा सूत उवाच कृष्ण एवम् भगवती मनोवाग्दृष्टिवृत्तिभिः आत्मन्यात्मानमावेश्य सोऽन्तश्वास उपारमत गोपाल कृष्ण भगवान की जय भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या नवव्या अध्यायातील या स्तोत्रापर्यंत आपण आलेलो आहोत पहिल्या स्कंधामध्ये अध्याय एकोणीस त्यातले नऊ अध्याय आपले पूर्ण झाले आता या पुढच्या विषयासाठी मी पहिल्या स्कंधातलाच विषय निवडेन परंतु मी स्वतःहून काही सांगण्यापूर्वी पहिल्या स्कंधातल्या उरलेल्या अध्यायाबद्दल तुम्हाला कुठल्या विषय हवा असेल विशेष विवेचनासाठी किंवा कुठल्या भागावर काही शंका असेल तर तुम्ही विचारा आपण त्याच्यावर चिंतन करू उदाहरणार्थ राजा परीक्षितानी कलीला प्रथम चार जागा दिल्या राहण्यासाठी आणि नंतर पाचवी जागा दिली काय याचा अर्थ आहे या ठिकाणी तू राहा असं म्हणून त्याला राहण्याला जागा दिली याचा अर्थ काय हा समजून घेतल्याशिवाय मला त्याचा गूढार्थ समजणार नाही तर अशा प्रकारे परीक्षितांनी काय प्रश्न विचारले तिथे आलेल्या शुकाचार्यांना अशा प्रकारे तुम्ही या भागवताच्या अनुक्रमणिकेत जा अनुक्रमणिकेत नवव्या अध्यायानंतर कुठले विषय आहेत ते बघा आणि त्यानुसार कुठल्या विषयाबद्दल मी बोलावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला शंका विचारा प्रश्न विचारा विषय सांगा आपण त्याच्यावर चर्चा करू हम्म तोपर्यंत हे स्तोत्र आणि यापूर्वीची प्रवचन परत एकदा ऐका ही एकदा ऐकून संपलं असं होत नाही परत परत ऐका आणि या पुढच्या प्रवचनामध्ये आपण पुढचा विषय घेऊ रामकृष्ण गोविंद